श्री गणेशाय नमः अध्यात्म रामायण किशकिंधा कांड प्रथम सर्ग सुग्रीवाशी मैत्री श्री महादेव म्हणाले हे पार्वती त्यानंतर लक्ष्मणासह श्रीराम हळूहळू पंपा सरोवराच्या तटावर आले सरोवरामध्ये श्रेष्ठ असे ते सरोवर पाहून ते विस्मयचकित झाले ते सरोवर एक कोसभर पसरलेले होते त्यात अगाध निर्मल पाणी होते फुललेली कमळे कल्हारे कुमुदे आणि उत्पले यांनी ते मंडित झालेले होते हंस आणि कारंडव या पक्ष्याने ते गजबजलेले होते चक्रवाक इत्यादी पक्षाने ते शोभित झाले होते पाणकोंबडे कोंढे आणि क्रंच पक्षाच्या आवाजाने ते निनादित झाले होते नाना प्रकारच्या पुष्पलताने ते भरले होते नाना प्रकारच्या फलयुक्त वृक्षाने ते घेरलेले होते त्याचे पाणी सज्जनांच्या मनाप्रमाणे स्वच्छ होते तसेच ते कमळाच्या परागाने सुगंधित झाले होते तेथे त्या सरोवरातील पाण्यात स्नान करून व धाकट्या भावासह प्रभू राम ते शीण घालवणारे पाणी प्यारे आणि मग ते त्या सरोवराच्या तीरावरून शीतल छायेने युक्त अशा मार्गावरून पुढे चालू लागले हातात धनुष्य बाण घेतलेले इंद्रिय निग्रही जटा आणि वल्कल यांनी मंडित तसेच अतिशय पराक्रमी राम व लक्ष्मण हे विविध वृक्ष आणि पर्वत यांची शोभा पाहत ऋषमुख पर्वताच्या जवळून जात होते त्यावेळी चार वानर मंत्र्यांसह पर्वताच्या माथ्यावर बसलेल्या सुग्रीवाने त्या दोघांना जाताना पाहिले आणि तो त्या पर्वताच्या सर्वात उंच शिखरावर पळाला भयभीत होऊन सुग्रीव हनुम हनुमंताला म्हणाला मित्रा हे दोन श्रेष्ठ वीर कोण आहेत ब्राह्मण बटूचे रूप धारण करून तू त्यांच्याजवळ जा आणि ते कोण आहेत हे तू जाणून घे तुझे कल्याण असो <clears throat> त्यांना वालीने पाठवले आहे का किंवा ते मला मारण्यासाठी आलेले आहेत का या बाबतीत त्यांच्याशी संभाषण करून तू त्या दोघांचे मनोगत जाणून घे जर त्यांचे हृदय दुष्ट आहे असे तुला वाटले तर तू बोटाने मला खून कर त्यांच्यापुढे विनयाने नम्र होऊन तू हे सर्व खात्रीपूर्वक जाणून घे ठीक आहे असे म्हणून ब्रह्मचारी बटूचे रूप धारण करून हनुमान रामलक्ष्मणांचे जवळ गेला विनयाने नम्र हो रामाना नमस्कार करून तो म्हणाला अहो पुरुष श्रेष्ठानं तरुण वीर पुरुषांना आदरणीय सूर्याप्रमाणे स्वतःच्या प्रभेने सर्व दिशांना प्रकाशित करणारे तुम्ही दोघे कोण आहात माझ्या मनाला असे वाटते की तुम्ही दोघे त्रैलोक्य निर्माण करणारे विश्वाचे कारण असणारे जगन्मय असणारे प्रधान व पुरुष असे तुम्ही दोघे असून तुम्ही मायेने मनुष्यरूप धारण करून भूमीचा भार हरण करण्यासाठी आणि भक्तांचे पालन करण्यासाठी दोघे सहजपणे फिरत आहात तुम्ही दोघे श्रेष्ठ असून क्षत्रियांचे रूप धारण करून येथे पृथ्वीवर अवतीर्ण होऊन फिरत आहात लीलेने जगाची उत्पत्ती स्थिती आणि नाश करण्यास तयार झालेले असे दिसता तुम्ही दोघे स्वतंत्र सर्वांच्या हृदयात राहून प्रेरणा करणारे ईश्वर रूप असे नर आणि नारायण असून तुम्ही दोघे येथे फिरत आहात असे मला वाटते ते ऐकल्यावर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले या बटुरूप ब्रह्मचार्याला पहा याने खरोखर नाना प्रकारे संपूर्ण शब्दशास्त्र पडलेले दिसते याच्या संपूर्ण बोल्यात कोणताही चुकीचा शब्द नव्हता त्यानंतर ज्ञानरूप राघव हनुमंताला म्हणाले हे ब्राह्मणा मी दशरथाचा पुत्र राम आहे हा माझा धाकटा लक्ष्मण आहे पित्याची आज्ञा शिरसावन्य मानून सीता या माझ्या पत्नीसह येऊन दंड करण्यात राहत होतो तेथे माझ्या सीता या भारेला एका राक्षसाने हरण करून नेले आहे तिला शोधत शोधत आम्ही दोघे येथे आलो तू कोण आहेस आणि कुणाचा आहेस हे सांग बरे बटू बोला महाबुद्धिमान सुग्रीव नावाचा जो वानरांचा राजा आहे तो येथे पर्वताच्या माथ्यावर चार मंत्र्यांसह राहत आहे सुग्रीव हा दुष्ट मनाच्या वालीचा धाकटा भू आहे त्या वालीने सुग्रीवाला हकलून देऊन त्याची बायको पळवली आहे त्या वालीच्या भीतीने सुग्रीव ऋषमुख नावाच्या पर्वताचा आश्रय घेऊन राहिलाय हे महाबुद्धिमान पुरुषा मी सुग्रीवाचा मंत्री आहे माझे हनुमान हे नाव आहे अंजनीपासून उत्पन्न झालेले मी वायूचा पुत्र आहे हे रघुश्रेष्ठा मला वाटते की त्या सुग्रेबर सुग्रीवाबरोबर मैत्री करणे हे तुमच्या दृष्टीने योग्य होईल तुमच्या भारेचे अपहरण करणाऱ्या राक्षसाला मारण्यास तो तुम्हाला सहाय्यक होईल जर तुम्हाला पसंत असेल तर चला आत्ताच आपण त्याच्याजवळ जाऊया श्रीराम म्हणाले हे कपिश्रेष्ठा मी सुद्धा त्या सुग्रीवाशी मैत्री करण्यास आलो आहे त्या मित्राचे सुद्धा जे कार्य असेल ते मी निसंशयपणे करीन तेव्हा स्वतःचे मूळ रूप धारण करून हनुमान तेथून उभा राहिला मग तो श्रीरामाना म्हणाला तुम्ही दोघे माझ्या खांद्यावर आरूढ व्हा वालीच्या भीतीने आपल्या मंत्र्यासह सुग्रीव पर्वताच्या शिखरावर जेथे राहत आहे तेथे आपण जाऊया ठीक आहे असे म्हणून श्रीराम तसेच लक्ष्मण हे त्याच्या खांद्यावर आरूढ झाले तो महावानर उड्डाण करून एका क्षणातच पर्वताच्या माथ्यावर पोचला तेथे एका वृक्षाच्या छायेत श्रीराम आणि लक्ष्मण उभे राहिले हनुमानसुद्धा सुग्रीवाजवळ जाऊन हात जोडून त्याला म्हणाला हे राजन भिवू नकोस श्रीराम आणि लक्ष्मण हे येथे आलेले आहेत लवकर उठ श्रीरामांशी तुझी मैत्री व्हावी असे मी योजले आहे तेव्हा अग्नीला साक्षी ठेवून तू लगेच त्यांच्याशी सख्य कर तेव्हा अतिशय आनंदाने सुग्रीव रघुत गेला त्याने स्वतःच एका वृक्षाची फांदी तोडली आणि ती आसन म्हणून आनंदाने श्रीरामांना दिली हनुमानाने लक्ष्मणाला वृक्षाच्या शाखेचे आसन दिले तर लक्ष्मणाने सुग्रीवाला तसेच आसन दिले अशा प्रकारे ते सर्वच जण अतिशय आनंदाने बसले त्यानंतर पहिल्यापासून प्रारंभ करून वनवासात आगमन आणि सीतेचे अपहरण इत्यादी सर्व वृत्तांत लक्ष्मणाने कथन केला लक्ष्मणाचे बोलणे ऐकून सुग्रीव श्रीरामांना बोलला हे राजेंद्रा मी सीतेचा शोध करीन आणि तुम्ही शत्रूचा वध करीत असताना मी तुम्हाला सहाय्यसुद्धा करीन हे श्रीरामा सीतेच्या संदर्भात मी जे काही पाहिले आहे ते तुम्हाला सांगतो ते तुम्ही ऐका एकदा मी मंत्र्यांसह पर्वत शिखरावर बसलो होतो त्यावेळी कोणीतरी राक्षस आकाशमार्गाने एका श्रेष्ठ स्त्रीला पळवून नेत असताना आम्ही पाहिले ती राम राम असा आक्रोश करीत होती पर्वतावर बसलेल्या आम्हाला पाहून त्या सुंदर स्त्रीने चटदेशी आपल्या अंगावरील अलंकार उतरवून ते आपल्या उत्तरीय वस्त्रात बांधले आणि आमच्याकडे पाहत खाली सोडले हे प्रभू ती स्त्री आक्रोश करीत असताना त्या राक्षसाने तिला पळवून नेले ते अलंकार मी त्वरेने उचलले आणि एका गुहेत ठेवून दिले आता तुम्ही ते बघा आणि ते तुमचे आहेत की नाही हे पाहून घ्या असे सांगून सुग्रीवाने ते अलंकार तेथे आणले आणि त्याने रामाला दाखवले उत्तरीय वस्त्राची गाठ सोडून ते सर्व अलंकार पाहिल्यावर रामाने ते ओळखले आणि ते सर्व आपल्या हृदयाशी धरून एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे हाय सीते हाय सीते असे वारंवार म्हणत राम रडू लागले राघवांचे सांत्वन करीत लक्ष्मण बोलला अहो रामा वानरराज सुग्रीवाच्या सायाने युद्धात रावणाला ठार मारल्यावर तुम्हाला लवकरच शुभलक्षणी सीता प्राप्त होईल सुग्रीवसुद्धा म्हणाला हे रामा मी तुमच्यापुढे प्रतिज्ञा करतो युद्धामध्ये रावणाला ठार करून मी तुम्हाला जानकी मिळवून देईन त्यानंतर त्या दोघांच्या जवळ हनुमानाने अग्नी पेटवला तेव्हा अग्नी हा साक्षी म्हणून असताना त्या दोघा पुण्यशील राम आणि सुग्रीव यांनी आपापले बाहू पसरून एकमेकांना आलिंगन दिले तदनंतर सुग्रीव रघुनाथांच्या जवळ बसला आणि प्रेमाने तो रघुनायकांना स्वतःची हकीकत सांगू लागला मित्रा माझ्या बाबतीत वालीने पूर्वी जे काही केले तो सर्व वृत्तांत तुम्ही आता ऐका एकदा अतिशय मदनमत्त मायावी नावाचा मयाचा पुत्र किशकिंधा नगरीत आला आणि त्याने फार मोठा सिंहनाद करून वालीला युद्धासाठी आव्हान दिले ते वालीला सहन झाले नाही त्याचे डोळे रागाने लाल झाले तो घरातून बाहेर आला आणि त्याने त्या मायावीला बळकट मुठीने तडाखा दिला त्यामुळे व्याकुळ झालेला मायावी आपल्या गुहेकडे पळून गेला तेव्हा वालीने आणि मी सुद्धा त्या मायावीचा पाठला केला नंतर तो मायावी गुहे शिरला आहे हे पाहून रागवलेला वाली मला म्हणाला तू बाहेरच थांब मी आत गुहेत जातो असे सांगून तो गुहे शिरला पण एक महिना झाला तरी तो बाहेर आला नाही एक महिना झाल्यावर गुहेच्या दारातून पुष्कळ रक्त बाहेर आले ते पाहून वाली मेला असे वाटून मी दुःखी झालो आणि दुःखाने माझे अंग तप्त झाले तेव्हा मायावीने गुहेबाहेर येऊन मलाही मारू नये या हेतूने मी गुहेच्या तोंडाशी एक शिळा ठेवली आणि मी घरी परत आलो आणि सर्वांना सांगितले की गुहेमध्ये राक्षसाकडून वाली मारला गेला आहे ते ऐकून सर्वजण दुःखी झाले आणि मग माझी इच्छा नसताना सुद्धा सर्व वानर मंत्र्यांनी मला राज्यपदावर अभिषेक केला त्यानंतर हे शत्रू दमना रामा काही काळ मी राज्य शासन केले तितक्यात वाली परत आला आणि राजाने मला कठोर शब्द बोलू लागला नाना प्रकारे माझी निर्बत्सना करून वाली मला मुठीने मारू लागला तेव्हा अतिशय घाबरून नगरातून बाहेर पडून मी धावत सुटलो हे प्रभू आसरा मिळवण्यासाठी मी सर्व लोकातून हिंडलो आणि शेवटी या ऋषमुख पर्वताचा आश्रय घेतला ऋषींचा शाप होईल या भीतीने सुद्धा या पर्वताकडे येत नाही तेव्हापासून दुष्ट वालीचा वा दुष्टबुद्धीचा वाली माझ्या पत्नीबरोबर राहत आहे आणि माझी पत्नी आणि आसरा मी गमावून बसलो आहे त्यामुळे मी दुःखाने कढत दुःखाने कुढत येथे राहत आहे पण आज मात्र तुमच्या पायांच्या स्पर्शाने मी सुखी झालो आहे तेव्हा मित्राच्या दुःखाने दुःखी झालेल्या कमलनयन रामाने सुग्रीवासमोर प्रतिज्ञा केली की तुझ्या पत्नीचे अपहरण करणाऱ्या तुझ्या शत्रूला मी लवकरच ठार ठार करेन तेव्हा सुग्रीवसुद्धा म्हणाला अहो राजेंद्र वाली हा बलवानामध्येही श्रेष्ठ असा बलवान योद्धा आहे देवानं सुद्धा जिंकण्यास कठीण असणाऱ्या त्या वालीला तुम्ही कसे बरे ठार करू शकाल हे बलवानातील पुरुषी श्रेष्ठा त्या वालीचे सामर्थ्य मी तुम्हाला सांगतो ऐका हे रामा दुंदुभी नावाचा प्रचंड शरीराचा आणि अतिशय सामर्थ्य संपन्न असा एक राक्षस प्रचंड रेड्याचे रूप धारण करून किशकिंधा नगरीत आला आणि त्या भयंकर राक्षसाने रात्रीच्या वेळी वालीला युद्धासाठी आव्हान दिले ते ऐकल्यावर आव्हान सहन न झालेला वाली अतिशय रागावला त्याने त्या रेड्याचे शिंगे सरून त्याला जमिनीवर आपटले नंतर आपल्या एका पायाने त्याचे शरीर दाबून धरून त्याने त्या रेड्याचे प्रचंड मस्तक आपल्या हाताने पिरगाळून तोडून टाकले आणि ते जमिनीवर दूर भिरकावून दिले हे रामा मग ते मस्तक मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ जाऊन पडले तेथून ते पुन्हा उसळून वर उडाल्यामुळे त्या मुनींच्या आश्रममंडलाच्या एक योजन परिसरात त्या मस्तकातून उंचावरून रक्ताची वृष्टी झाली ती पाहून अतिशय क्रोधाविष्ट झालेले मातंग ऋषी वालीला म्हणाले यापुढे जर तू माझ्या पर्वतावर येशील तर तुझे डोके फुटून तू मरून जाशील यात संशय नाही अशा प्रकारे शाप दिल्यामुळे तेव्हापासून वाली या ऋषभमुख पर्वतावर येत नाही हे कळल्यावर मी सुद्धा निर्भय होऊन येथेच राहत आहे श्रीरामा दुंदुभीचे पर्वताप्रमाणे असणारे ते मस्तक पहा ते मस्तक फेकून देण्यास जर तुम्ही समर्थ असाल तर तुम्ही वालीचा वध करू शकाल असे बोलून सुग्रीवाने ते पर्वताप्रमाणे प्रचंड असणारे मस्तक रामाना दाखवले ते पाहून रामाने लिलया स्मित करीत आपल्या पायाच्या अंगठ्यानेच ते मस्तक दहा योजने दूर उडवले ते आश्चर्यच होते छान छान असे मंत्र्यांसह सुग्रीव उद्गारला भक्तांचे श्रेष्ठ आश्रयस्थान असणाऱ्या रामाना सुग्रीव पुन्हा म्हणाला हे रघुश्रेष्ठा हे पहा फार बळकश असणारे हे सात तालवृक्ष आहेत त्यातील एकेकाला हरवून वाली यांना विनासायास पर्णहीन करतो जर तुम्ही एका बाणाने त्यांचा वेध घेऊन त्यांना छिद्र पाडाल तर मला विश्वास वाटेल की वाली तुमच्याकडून मारला जाईल तेव्हा महासामर्थ्य संपन्न रामाने ठीक आहे असे म्हणून धनुष्य घेऊन त्यावर बाण चढवला आणि त्या बाणाने सातही तालवृक्षांचा वेध घेतला तो बाण सात तालवृक्ष पर्वत व पृथ्वी यांना वेधून परत रामाच्या भात्यात पूर्वीप्रमाणे येऊन बसला तेव्हा अतिशय विस्मयचकित झालेला सुग्रीव अत्यंत आनंदाने रामाना म्हणाला हे देवा तुम्ही सर्व जगाचे स्वामी परमात्मा आहात या संशयने मी पूर्वी केलेल्या पुण्याच्या संचयामुळे आज तुमच्याबरोबर माझी भेट झाली संसार बंधनाच्या निवृत्तीसाठी महात्मे लोक तुमचा आश्रय घेतात मोक्षदायक तुम्ही मला प्राप्त झाल्यावर मी सांसारिक गोष्टींची कशी बरं इच्छा करू हे देवदेवेश्वरा पत्नी पुत्र धन राज्य हे सर्व काही तुमच्या मायेचे कार्य आहे म्हणून मी तुमच्याशिवाय अन्य कशाचीही इच्छा करीत नाही तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा हे सज्जनांचा स्वामी मातीच्या प्राप्तीसाठी खणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला द्रव्याचा साठा सापडावा त्याप्रमाणे माझ्या थोर भाग्यामुळे आनंदाचा अनुभव देणारे तुम्ही मला मिळाले आहात अनादि अविद्येमुळे उत्पन्न झालेले आमचे संसाराचे बंधना सुटले हे प्रभो यज्ञ दान तप इष्टापूर्त इत्यादी क्र कर्माने हा संसारसुद्धा नष्ट होत नाही तर उलट तो बळकटच होत जातो परंतु तुमच्या पायाच्या दर्शनाने मात्र तो ताबडतोब नाशाप्रत जातो या संशयने ज्याचे निश्चल झालेले चित्त अर्धा क्षण सुद्धा तुमच्या ठिकाणी स्थिर होते त्याचे अज्ञान जे सर्व अनर्थाचे मूळ आहे ते त्याच क्षणी नष्ट होते म्हणून हे रामा माझे मन सुद्धा तुमच्या ठिकाणी राहू दे ते अन्यत्र कुठेही जाऊ नये ज्याची वाणी एक क्षणभर राम राम असे मधुर हे गायन करते तो ब्रह्मघातक असो अगर सुरा पिणारा असो तो सर्व पातकातून मुक्त होऊन जातो हे रामा आता मला वालीवर विजय मिळवण्याची इच्छा उरली नाही तसेच पत्नीचे सुख इत्यादी सुखे मिळवण्याची इच्छाही राहिली नाही संसाराच्या बंधनातून मोकळे करणारी तुमच्या ठिकाणची सततची भक्ती आता मला हवी आहे हे रघुश्रेष्ठा हा संसार तुमच्या मायेने निर्माण केलेला आहे आणि मी तुमचाच अंश आहे तुमच्या चरणांची भक्ती देऊन तुम्हीच संसाररूपी संकटातून माझे रक्षण करा तुमच्या मायेने माझे वि माझे चित्त झाकलेले असल्यामुळे पूर्वी मला मित्र शत्रू उदासीन असे पुरुषांचे भेद वाटत होते परंतु हे राघवा आता मात्र तुमचे दर्शन झाल्यापासूनच सर्व काही ब्रह्म आहे असे मला वाटत आहे आता माझा कोण मित्र आहे आणि कोण शत्रू जोपर्यंत एखादा माणूस तुमच्या मायेने बद्ध झालेला असतो तोपर्यंतच त्याच्यावर सत्व इत्यादी गुणांचा विशेष प्रभाव पडत असतो जोपर्यंत ती माया असते तोपर्यंतच या जगात सर्वत्र शत्रू मित्र इत्यादी भेदभाव असतो नाही तर नाही आणि जोपर्यंत अज्ञानामुळे येणारा भेदभाव आहे तोपर्यंत मृत्यूमुळे निर्माण करणारे भय असते म्हणून जो कोणी अज्ञानजनित पदार्थाची इच्छा करतो तो गाढ अशा अंधारात पडतो पुत्र पत्नी इत्यादी सर्व बंधन मायेमुळे निर्माण होते हे रघुश्रेष्ठा तुमची दासी असणारी ही माया माझ्यापासून दूर हाकडून द्या माझ्या चित्ताची वृत्ती ही तुमच्या चरणकमळी लागलेली असो माझी वाणी तुमच्या नामाचे संकीर्तन आणि तुमच्या कथा यातच रमून राहू दे माझे दोन्ही हात हे तुमच्या भक्तांची सेवा करण्यात रद्द होऊन जाऊ देत आणि माझे शरीर हे तुमच्या पदस्पर्शाच्या निमित्ताने तुमच्या शरीराचा स्पर्श प्राप्त करून घेऊ माझे डोळे हे तुमची मूर्ती तुमचे भक्त आणि स्वतःचे गुरु यांचे दर्शन करू देत माझे कान हे सतत तुमचा अवतार व त्यातील तुमची लीला सतत ऐकून आणि माझे दोन्ही पाय हे सतत तुमच्या मंदिराकडे वळत हे गरुडध्वजा माझे अवयव हे तुमची चरणधूळ ज्यात मिसळी आहे अशा तीर्थजलांना धारण करत आणि हे रामा शंकर ब्रह्मदेव इत्यादी देवगण ज्या तुमच्या चरणांची सतत सेवा करतात त्या तुमच्या चरणांना माझे मस्तक सदा नमस्कार करा इथे श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे प्रथम सर्ग समाप्त